समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सतरावा कालियाची कालिया डोहात येण्याची कथा दावा नलातून वाचवणे ओम नमो भगवते वासुदेवाय राजा परीक्षिताने विचारले रमणद्वीपन ते काली एका त्यजी गेले अपराध गरुडाचा केला तो कोणता ये श्री शुकदेव सांगतात तळी निश्चित वृक्षाच्या गरुडा रोज सरपतो खाण्या सद्यावया केले सर्व सर्पे मिळून या रक्षणार्थ असा होई आपुला भाग निश्चये प्रत्येक त्या अमावासी जमती भाग निश्चया सर्पात पुत्र कद्रूचा कालिया माजला असे न देता गरुडा भाग भक्षिले अन्य भागही भक्त गरुडाला चढला क्रोध ऐकता मारण्या कालिया सर्पा केले आक्रमण ये, तैविषधारी बघता चढाई वया तो शतशीर धावे ते शस्त्र त्याचे दंत तेने जितो त्या डसला गरुडा नेत्रे तसे लाल जिभाही चाटी उत्कारता तो भिववी जगाला अतुलनीयो हरिवाहनोतो तो त्या शरीरे झटको फेकी, क्रोधेची झाडी बहुपंख ऐसे प्रहारिला तो मग सर्पतेने प्रहारे जखमी होता यमुनी सर्प पातला अगम्य खोल हाडोह न तेथे कोणी पोचतो पूर्वी सौभरीने त्यासी आडविता ये स्थळी क्षुधातूर गरुडाने एक मत्स्यास भक्षिले मरता मत्स्य राजा तो मत्स्या व्याकुळ जाहल्या सौभरी सिदया आली तये गरुड शापिला गरुडा तू पुन्हा येथे मत्स्याला भक्षिता पहा तत्क्षणी पातेल सत्य सत्यची बोलतो महर्षी सौभरींचा हा शापत्या कालिया याविन कुणाला नवता ठावा आता कृष्णेची निर्भयो करोनी कालियायाला याला रमण द्वीपी धाडिले परीक्षित इकडे कृष्ण दिव्य माला निगंधते वस्त्र आभूषणे लेता कुंडा बाहेर पातला तयास पाहता सर्व सचेत उठले पुन्हा गोपाळा दाटला मोद प्रेमाने धरिला उरी यशोदा रोहिणी नंद गोपी गोपादी सर्वते उठले कृष्ण येताची फळले ते मनोरथ प्रभाव राम तो जाणी भेटता हासू लागला वासरे बैलनी गायी वृक्ष पर्वत हर्षले सपत्न्य पातले विप्र नंद बाबा बोलले सापाने सोडिले बाळा भाग्याची गोष्ट जाहली मृत्यूच्या मुखीचा बाळ पातला दान ते करा ऐकता हर्षले नंद सोने गायी द्विजा दिल्या यशोदा देवीने बाळा हृदयी धरिले असे वारंवार तिचे नेत्र आनंदे भरले पहा राजेंद्रा गाई त्या भुकेने थकल्या पहा नवरजात कुणी गेले थांबले यमुना तटी उन्हाने सुकले तृण रात्रीच आग लागली घेरिले सर्व लोकांना जाळाया लागली पहा चटके बसता सारे घाबऱ्या उठले तदा कृष्णासी प्रार्थिती सारे लीलाधर सया कृष्णा कृष्णा महाभाग रामा अमित विक्रम पहातो घोर हा अग्नी आम्हाला जाळू इच्छितो सामर्थ्यवान तू तैसा आम्ही सर्व तुझे प्रिय मृत्यूचे भयना आम्हा परिपायान सोडितो अनंत शक्ती हा कृष्ण भगवान जगदीश्वर स्वजना दुःखी पाहोनी प्याला आगती पहा इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू